श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय तेहतीसावा भूवरी वध झाला श्रीराम वानर सैन्यात बसले असता भीभीषण त्यांना म्हणाला पराव घेऊन लंकेत परत गेलेला रावण आता तातडीने रणांगणात येणार नाही इंद्रजीताप्रमाणे त्याने लंकेतील गुप्त जागी यज्ञ सुरू केला आहे यज्ञातून एक तेजस्वी रथ बाहेर येईल तो आला तर रावण अजिंक्य होईल म्हणून सर्वांनी तातडीने लंकेत जावे रावणाच्या यज्ञाची जागा शोधावी आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकावा म्हणजे तो रथ रावणाला मिळणार नाही भीभीषणाची सूचना ऐकताच जांबुवंत हनुमान असे दहा पराक्रमी वीर पुढे झाले त्यांनी तातडीने आकाशात उड्डाण केले आणि लंकेत ते घरोघरी रावणाला शोधू लागले अनेक राक्षसांना पकडून रावण कोठे आहे विचारू लागले साऱ्या लंकेत गडबड उडाली रावणाचा शोध लागेना हे पाहून भीभीषणाची पत्नी सर्मा म्हणाली रावण लंकानगरीतील एका पर्वताखाली विवरात यज्ञ करीत आहे सर्मा राणीचे एवढे बोलणे पुरे होत नाही तोच सगळे विवरापर्यंत येऊन पोचले त्या विवरावर मोठा दगड होता तो वानराने फोडून टाकला तेथे राखण करीत बसलेल्या अकरा विकडा राक्षसांना त्या दहा वानरवीराने अगदी थोड्या वेळात ठार केले त्या विवरातील शिवालयात रावण मोठा यज्ञ करीत होता रक्त मद्य मांस नरशिरे यांचा मोठा ढीग रावणासमोर होता रक्ताने स्नान करून रावण विरासन घालून बसला होता तो यज्ञात दंग झाला होता वानरांनी मोठमोठ्या शिळा घेऊन होमकुंडाचा विध्वंस केला रावणाची वस्त्रे ओरबाडली तरीही रावणाची समाधी भंग होईना तेव्हा अंगदाने मंदोदरीला तिच्या महालातून उचलले आणि रावणापाशी आणले वानर तिची निर्भत्सण करू लागले मंदोदरी खूप आक्रोश करू लागली रावणाला दूषणे देऊ लागली तिचा आक्रोश ऐकून रावण समाधीतून जागा झाला पाहतो तर होमकुंडाचा विध्वंस झालेला त्यामुळे रावण अतिशय संतप्त झाला वानरांना रावणाने पायात धरून आपटले अंगद मारुती यांच्यावर गुद्दे मारले सगळे वानर परत उड्डाण करून रामाकडे आले आणि सांग आणि सांगू लागले रावण आता युद्धाला रणांगणात येईल रामाने धनुष्याला बाण लावून म्हटले आज रावण युद्धातून जिवंत परत जात नाही याची खूणकाठ बांधा रावणाने मंदोदरीला वस्त्रे अलंकार देऊन म्हटले मी रामाशी पराक्रमाची शिकस्त करून लढेन एवढेच काय पण राम लक्ष्मणांची शिरेच लंकेत आणतो बघ हे कार्य माझ्या हातून झाले नाही तर तुझी माझी ही शेवटचीच भेट समज मंदोदरीची अशा प्रकारे समजूत घालून रावणाने मंदोदरीला पुन्हा महालात पाठवले आणि तो युद्धाची जुळवाजुळव करू लागला त्याने सैन्याची पुन्हा जमवाजमव केली स्वतः एक रथ घेतला आणि तो पुन्हा युद्धाला निघाला अनेक वीर पुढे गेले होतेच आणि उरलेल्यांना रावणाने बरोबर घेतले रावणाने दाही धनुष्यांना बाण लावले आणि पर्वतांचा चक्काचूर करून वानर सैन्याला पिटाळून लावले तेव्हा श्रीराम पुढे झाला आणि म्हणाला रावणा माझ्या या बाणानेच तुझा प्राण घेतो राम लक्ष्मण गर्जना करीत बाणांचा वर्षाव करू लागले वानरवीर पर्वत शिळांचा वर्षाव रावणार करू लागले रावणाने वानरांचा खूप मोठा संहार केला रावणाने रामावर भुजंगास्त्र सोडले तेव्हा रामाने गरुडास्त्र सोडून सर्व भुजंग नष्ट केले रावणाने अग्निअस्त्र सोडले तेव्हा रामाने पर्जन्यास्त्र सोडून अग्निअस्त्राचा परिणाम नाहीसा केला रावणाने वायुअस्त्र घातले तेव्हा रामाने पर्वतास्त्र घालून वायुअस्त्र नष्ट केले अनेक शस्त्रास्त्रे रणांगणात एकमेकावर फेकली जात होती रावणाने सूर्यमुखी बाणाने रामाच्या पायावर हल्ला केला तेव्हा अनेक वानरवीर अनेक शस्त्रे घेऊन रावणावर धावले रावण रथाऊड रथारूढ होऊन बाणांचे जाळे टाकत होता राम मात्र जमिनीवरूनच युद्ध करीत होता इंद्राने ब्रह्मदेवाजवळ रामाला रथ देण्याची इच्छा व्यक्त केली इंद्र आपला सारथी मातली याला म्हणाला माझ्या रथात शस्त्रास्त्रे भर ज्या रथाचे घोडे दिव्य आहेत तो तेजस्वी रथ सुवेल पर्वतावर नेईल मातलीने रामाला वंदन करू म्हटले इंद्राने हा रथ आपणास युद्धासाठी पाठवला आहे मी या रथाचा सारथी मातली आहे आपण लवकर रथारूढ व्हा म्हणजे मी हा रथ रणभूमीत रावणापुढे नेऊन उभा करतो इंद्राने योग्य वेळ मदत केली म्हणून रामाने इंद्राला मनोमन वंदन केले व राम रथारूढ झाला सूर्याच्या आगमनाने पूर्व दिशा उजळावी तसा रामाचा तेजस्वी रथ अधिकच तेजस्वी झाला रावणाच्या वधाची युक्ती प्रभू रथातून युद्ध करू लागले हे पाहून वानर सैन्यात उत्साह वाटू लागला पण इकडे रावणाचा राग मात्र अधिकच भडकला जो रथ मला प्राप्त व्हायचा तो या मानवाला मिळाला काय असे त्याला वाटले रावण रामावर शरसंधन करू लागला पण रामाचे बाण रावणांच्या बाणांचे चूर्ण करीत होते राम आणि रावण सिंहासारखे एकमेकावर तुटून पडले बाणांचा मंडपच तयार झाला आकाशही दिसेना चंद्र सूर्यांचे रथ फिरण्यास आकाशात जागा नव्हती सात दिवस अहोरात्र राम रावण युद्ध झाले सर्व सेना तटस्थ झाली पण राम रावणाने एक क्षणही विश्रांती घेतली नाही चार बाणांनी रामाने रावणाच्या रथाचे घोडे मारले तेव्हा रावणाने रथ थोडा बाजूला घेतला आणि नवीन चार घोडे जुंपून दुसरा रथ त्याने लगेच रणभूमीवर आणला त्याने मातलीला आपला रथ मागे घेण्यास भाग पाडले रामाने अर्धचंद्र बाणाने रावणाची दाही मस्तकी छेदली पण रावणाच्या शरीरावर मस्तके पुन्हा निर्माण झाली रावण दहाही मुखाने खदाखदा हसत होता देव आणि वारण वानर रावण मरत नव्हता म्हणून काळजीत पडले इतक्यात मातली रामाला म्हणाला प्रभो रावणाच्या हृदयात अमृतकुंभ आहे तो प्रथम फोडा आणि नंतर मस्तके ओढवा मातलीचा सल्ला ऐकून रामाने त्याची प्रशंसा केली मातलीच्या सल्ल्याप्रमाणे रामाने अगस्ती ऋषींनी दिलेला अद्भुत बाण काढला त्यावर ब्रह्मास्त्राची स्थापना केली आणि रावणाच्या वक्षस्थळाचा भेद घेऊन तो बाण सोडला त्या बाणाने अचूकपणे रावणाच्या वक्षस्थळाचा भेद केला त्याची तीन शिरे उडवली शिरे आणि तो बाण पुन्हा श्रीरामाच्या भात्यात येऊन थांबला रावणाची उरलेली शिरे छेदण्यासाठी रामाने आणखी एक बाण काढला तेव्हा लक्ष्मण म्हणाला रामा आता युद्ध पुरे रावणाने प्राण सोडला आहे प्रभू रामचंद्र म्हणाले लक्ष्मणाला आता माझे अवतार कार्य संपले आहे वैर फक्त शत्रूच्या मृत्यूपर्यंतच रावण रणांगणात ठार झाला हे समजतात वानर सैन्यात सगळीकडे रामाचा जयजयकार सुरू झाला देवानी आकाशातून रामावर पुष्पवृष्टी केली नंतर राम लक्ष्मण आपल्या सैन्यासह रावण जेथे रणांगणात पडला होता तेथे गेले रामाचा बाण रावणाचे हृदय छेदून आरपार गेला होता एखादा मोठा वृक्षच उन्मळून पडावा तसा रावण जमिनीवर कोसळला होता रक्ताचे पाठ चहू दिशांनी वाहत होते डोक्यावर तोंडात धूळ गेली होती रावणाची अशी अवस्था पाहून भीभीषणाला बंधुप्रेमाचे भरते आले आपल्या भावाची ती स्थिती पाहून भीभीषण शोक करू लागला म्हणू लागला माझ्या भावा रावणा तुझ्यासाठी या राघवाला जन्म घ्यावा लागला त्याचे आम्हाला प्रेम मिळाला तू निर्गुणात्वा निर्गुणत्वाला सगुणत्व आणले आमच्यावर तुझे अनंत उपकार आहेत तू मात्र माझे ऐकले नाही कोणाचेच ऐकले नाही आपलाच हट्ट चालवलास त्याचे फळ तुला मिळाले पण आम्ही मात्र शोकात पडलो रामाने आपल्या युक्तिवादाने आणि गोड बोलण्याने विभीषणाचा शोक कमी केला भीभीषणा तू विचारी आहे हा मायेचा पसारा म्हणजे निव्वळ मृगजळ जे उत्पन्न होते ते अशाश्वतच असते त्याचा शोक कशाला करता भीभीषण थोडा शांत होतो न होतो तोच मंदोदरीसह रावणाच्या सर्व स्त्रिया तेथे आल्या सर्व स्त्रियांनी तेथे एकच आकांत केला मंदोदरी शोक करू लागली तिच्या दुःखाला पारावर नव्हता तेव्हा रामाने तिचं सांत्वन केले आणि तिला आत्मज्ञान सांगितले रामाच्या सांगण्यावरून विभीषणाने मंदोदरी सर्व सर्व स्त्रियांना परत लंकेत पाठवले रामाने विभीषणाला म्हटले विभीषणा मंदोदरीच्या नुसत्या स्मरणाने पाप नष्ट होईल ती थोर प्रतिवृत्ता असून ज्ञानी आहे रावणाशी असलेले आपले शत्रुत्व त्याच्या मरणाबरोबर संपले आता तू त्याचे उत्तर कार्य लंकेच्या सम्राटाला साधेल अशा प्रकारे कर रामाच्या सूचनेप्रमाणे विभीषणाने रावणाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केला स्वतः ब्रह्मदेवाने प्रव पौरोहित्य केले रावणाचा मृत्यू होताच दोन्ही सैन्यातील वैर नष्ट झाले सुवेल पर्वताच्या पायथ्याची सगळे राक्षस सैन्य प्रधान विद्युत जीव्हासह दमले सर्वांनी भीभीषणाला राजा म्हणून मान्यता दिली विभीषणाने रामाला लंकेत येण्याची विनंती केली तेव्हा राम म्हणाला विभीषणा लंका मी तुला दान केली आहे दान दिलेल्या माणसाकडून कोणी कसली अपेक्षा करेल का कन्यादान केल्यावर तिच्या घरी माता पिता अन्नही घेत नाही शिवाय मी वनवासात आहे या काळात मी राजवाड्यात येणे अभ्यंग स्नान करणे सर्व प्रकारचे उपभोग भोजन तांबूल या गोष्टी मला वर्ज्य आहेत मग राम सुग्रीव आणि लक्ष्मण यांना म्हणाले तुम्ही लंकेत जा चांगला मुहूर्त पहा आणि विभीषणाला लंकेचा राज्याभिषेक करा सर्व देवांना रावणांच्या तुरुंगातून मुक्त करा रावणाच्या ज्या वस्तू आपण हरण करून आणल्या आहेत त्या त्या सर्व विभीषणाला परत करा रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण आणि सुग्रीव लंकानगरीत गेले सगळे वानर मित्र लंकेत गेले सर्वांनी लंकानगरी पाहिली सर्व देवांना बंदिगृहातून सोडवले सर्व देवांनी रामाच्या पराक्रमाची स्तुती केली विभीषणाला सुमूर्तावर लंकेचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला विभीषणाने सुग्रीव लक्ष्मणाला खूप वस्त्रालंकार दिले सगळ्या वानरसेनेला वस्त्रे अलंकार देऊन विभीषणाने कृतज्ञता व्यक्त केली मग त्याने वानर सैन्याला अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिला विभीषणाच्या राज्याभिषेकाचा सारा वृत्तांत सांगण्यासाठी सगळे वानर सैनिक सुवेल पर्वतापाशी आले तेव्हा इंद्र ब्रह्मदेव शंकर यांच्याबरोबर तेहतीस कोटी देव रामचंद्राच्या दर्शनासाठी आले होते प्रत्येकांना प्रभू रामचंद्राचा जसा अनुभव आला तसा तो त्यांना भासत होता वानरांना राम आपला स्वामी वाटला इंद्राला राम आपला पाठीराका वाटला ब्रह्मदेवाला आपला पिताच दिसला आणि शंकराला तो आराध्य दैवत भासला देवांना तो मदनापेक्षाही अत्यंत सुंदर वाटला प्रभू रामचंद्राने शंकरचरणी आपले मस्तक ठेवले तेव्हा भगवान शंकराने त्याला प्रेमाने आलिंगन दिले नारद आणि तुंबर येऊन तेथे सुस्वर गायन करू लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला अध्याय तेहतीसावा समाप्त